एक लग्न असेही भाग पंचवीसावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले नताशाचा समीरला फोन येतो की शेवटचे एकदा भेट म्हणून समीर तिला भेटायला जाणार आहे आणि आता पुढे सकाळी शर्वरीला जाग आली तीही गाण्यांच्या आवाजाने समीर किचनमध्ये काहीतरी करत असावा या अंदाजाने ती किचनमध्ये पाहते तर तिला पाहून तो म्हणतो अरेच्छा तू उठलीस पण समीर तू इथे काय करत आहेस तिने विचारले तो सांगतो आपल्याला नाश्ता बनवतोय डिअर ती विचारते हो पण तू का बनवतोय आता हा काय प्रश्न झाला जा तू आवर फ्रेश हो मी पाहतो इथे समीरने तिला जायला लावलं ती पण आवरून तयार झाली तोपर्यंत त्याने पोहे बनवले होते आणि कॉफीही ती टेबलवर आणून ठेवली आणि तिची वाट पाहत होता ती बाहेर येते तोच तिचा हात पकडला गाणी अजूनही चालू होती आज दिन चढिया लागलेल्या गाण्यावर तो तिच्यासोबत डान्स करू लागलेला काही क्षण डान्स करून त्याने एका क्षणाला तिला मिठीत घेतले काय चाललंय आज तुझं समीर ती म्हणाली तो सांगतो माझं कुठे काय डान्स करतोय माझ्या बायकोसोबत I love you hmm I love you too पण काय आहे ना माझं पोट नाही भरणार ना याने मला भूक लागली आहे ती हसली हो मॅडम नाश्ता रेडी आहे चला तिला बसायला खुर्ची दिली आणि नाश्ता सर्व केला तू पण बस ना समीर ती म्हणाली हो म्हणत तोही बसला पहिला घास खाण्याअगोदर तिला विचारतो कसा झालाय ग सांग ना छान आहे लाईक इट ती म्हणाली ओके म्हणत पहिला घास खाल्ला तर त्यात मीठ थोडं जास्त झालेलं तो म्हणतो हे काय खोटं का बोललीस किती खारट लागतंय ती सांगते it's okay okay. Sameer first time होतं असं मला तर आवडलाय माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढ्या कष्टाने बनवलाय त्याला नाव नाही ठेवायचे काय ए मूडच गेला यार सॉरी शर्वरी त्याचा मूड गेलेला पाहून ती उठली आणि त्याला जवळ घेत म्हणते काही काय समीर गप खा बरं मी बनवलं असतं असं तर खाल्लं असतं ना तूही अजिबात नाही म्हणून तो हसू लागला तसं तिने एक फटका मारला आणि त्याने तिच्या भोवतीची पकड आणखी घट्ट केली नाश्ता वगैरे झाल्यावर तिने समीरला विचारलं समीर जेवायला काय बनवू रे काही बनव ग तो फोनमध्ये काही करत बोलत होता पनीर बिर्याणी बनवते चालेल का मग पावभाजी पण सामान आहे का चेक करते वेठा हा म्हणत ती फ्रीजमध्ये पाहायला गेली ती पाहून बाहेर येते पाहते तर समीरने बाहेर जाण्यासाठी आवरलं होतं समीर तू कुठे जाणार आहेस का ती विचारते तो सांगतो हो अगं रोनितचा कॉल आलेला ना त्याला भेटायचं आहे मी एक अर्ध्या तासात येतो ती काहीतरी बनवते म्हणत होती त्याच्याकडेही त्याचं लक्ष नव्हतं लगेचच चालला काय आणि धडधडीत खोटं बोलतोय हे पाहून तिला चीडच आली कारण तिला माहिती होतं तो नताशाला भेटायला चाललाय एकदा तरी सांगायचं होतं मी नसते काय म्हणाले ती तिच्याच विचारात होती तो तिच्या जवळ आला तिला गालावर किस करून शर्वरी डियर मी आलोच हा म्हणत निघूनही गेला पण आता शर्वरीला मात्र खूप राग आलेला त्याला त्यावेळी ती काहीही बोलली नाही पण तो जाताच तिने तिची कपड्यांची बॅग भरली आणि डोअर लॉक करून खाली येऊन कॅब बुक केली त्याला न सांगता ती तिच्या आईबाबांकडे निघाली समीर काहीच वेळात ज्या ठिकाणी भेटायचं ठरलेलं तिथे पोहोचला नताशाही तिथे आधीच आली होती तो तिच्यासमोर जाऊन बसला हां बोल काय बोलायचं आहे तिच्याकडे न पाहताच तो बोलला Sameer I am really sorry असं नको समजू की मला जे काही केलंय त्याची सजा भेटत नाहीये आजच्या घडीला म्हणावा असा एकही मित्र नाही की मैत्रीण नाही नवरा तर कधीच सोडून गेलाय एक एक क्षण केलेल्या गोष्टीची सजा भोगते रे मी मागच्याच आठवड्यात मला कळलंय मला सेकंड स्टेजचा कॅन्सर आहे समीर तसा तर खूप दिवसांपासून त्रास होता पण आता हे डायग्नॉसिस झालंय फार काळ नाही जगणारे मी डॉक्टरनी सांगितले आहे ट्रीटमेंट चालू करा पण समायरा तिचं काय समीर म्हणतो मग आता यामध्ये मी काय करू शकतो कसं असतं ना नताशा आपण जे काही करतो ना ते इथेच फेडावं लागतं त्यासाठी आपण जे काही करतो ना तेव्हाच विचार करायचा असतो कारण नंतर पश्चाताप होऊनही काही फायदा होत नसतो नताशा सांगते हो कळतंय रे मला पण उशिराच अक्कल आली आता काय करू ना पण मला माझी काळजी नाहीच माझी मुलगी समायरा तिचा काय दोष आहे यात तिचं कसं होईल माझ्या माघारी तुझ्या आई वडिलांकडे दे तू यात माझ्याकडून काय एक्सपेक्ट करते आहेस नक्की तो विचारतो नताशा सांगते समीर प्लीज असं नको बोलू ना माझे बाबा केव्हाच गेले आणि आई आहे फक्त तिला कोणत्या आधारावर देऊ माझी मुलगी आणि माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे तूच चांगलं सांभाळशील तिला समीर म्हणतो आणि शर्वरीचे काय तू तिला सॉरी म्हणणार नाहीसच मग ती का तयार होईल यासाठी सांग ना तू कर ना तिला तयार तुझं ऐकेल ती नताशा म्हणाली वाव हे वारी आहे आय एम सो सॉरी मी यात तुझी काहीही हेल्प करू शकत नाही तुला वाटत असेल तर शर्वरीशी एकदा बोल ती तयार झाली तर मला काही प्रॉब्लेम नाही चल निघतो मी म्हणतच समीर उठून निघाला समीर प्लीज ऐकून तर घे ती म्हणत होती पण तिचं काहीच न ऐकता तो कारमध्ये येऊन बसला त्याच्या अशा वागण्याचं त्याचे त्यालाच वाईट वाटू लागलेलं समायरा तिचा निरागस चेहरा समोर दिसू लागलेला मी चुकीचेच वागतोय खरंच त्या निरागस समायराचा काय दोष आहे यात पण माझाही नाईलाज झालाय आधीच सॉरी जर म्हणाली असती ती तर शर्वरीला मी तयारही केलं असतं पण आता कसं शक्य आहे नाही म्हटलं तरी हे सर्व ऐकून त्याला टेन्शन आलेलं त्यामध्येच तो कार चालू करून निघाला कधी एकदा शर्वरीला भेटून जे झालं ते सांगतोय असं झालेलं शर्वरी अजूनही कॅबमध्ये होती पाच दहा मिनिटांनी तिच्या घरी पोहोचली वर जाऊन डोअरबेल वाजवली तर बाबांनी दार उघडलं अरे शरू तू ये ना समीर कुठे आहे शर्वरी सांगते तो नाही आलाय मी एकटीच आहे का ग काय झालं त्याला सांगून तर आलीस ना आई म्हणाली तुम्ही मला आत घेताच प्रश्नांनी हैराण करणार आहात का शरू बोलते बर शांतपणे बस पण आज त्यालाही सुट्टी असणार ना मग तो का नाही आलाय हा प्रश्न तर पडणारच ना बाबा म्हणाले त्या दोघांच्या प्रश्नांना वैतागून ती बेडरूममध्ये गेली साईडला बॅग ठेवून बसली तोच तिला एक अननोन नंबरवरून कॉल आला पहिल्यांदा तर तिने तो डिस्कनेक्ट केला पण पुन्हा कॉल येऊ लागले तसा तिने तो कॉल उचलला हॅलो कोण बोलतंय कॉलवरील व्यक्ती म्हणाली मी मिस्टर राणे बोलतोय एक ॲक्सिडंट झालाय मिस्टर समीर कोण आहेत तुमचे काय कधी कुठे शर्वरी इतक्या मोठ्याने म्हणाली की बाबा धावतच पाहायला आले काय झाले केवढी मोठ्याने बोलत आहेस तू आई विचारते अगं ॲक्सिडंट झालाय समीरचा ती रडतच म्हणाली तसा बाबांनी येऊन फोन घेतला बाबा बोलत होते मला जायला हवं आई आलीस काय चाललीस काय आधीच विचार करावा ना काय झालं हो समीर ठीक आहे ना बाबांनी फोन ठेवला तसं आईने विचारलं आणि दोघीही त्यांच्याकडे पाहू लागल्या बाबा कुठे आहे तो आत्ता चला आपण निघूयात सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय त्यांनी एवढं घाबरण्याचं कारण नाही बोललेत पण तिथे गेल्याशिवाय कळणार आहे का चला निघूयात तू का आली होती अशी निघून मला खात्री आहे त्याला सांगून आलेली नसणार ही आई म्हणाली आत्ता ही वेळ आहे का बोलायची चला पटकन निघूयात बाबा म्हणाले ते सगळे लगेचच आहे तसे हॉस्पिटलला निघाले हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तोच समोर काय शर्वरी तू कुठे होतीस मला वाटलं तू सोबत असशील त्याच्या रोहन म्हणाला मी ॲक्च्युली आईबाबांकडे गेले होते आणि तो त्या नताशाला भेटायला तिच्या डोळ्यात पाणी झालं रोहन म्हणतो ओके ठीक आहे तू काळजी नको करू सगळं ठीक होईल ती तिथेच असलेल्या खुर्चीवर बसली सकाळचे त्याने तिच्यासाठी जे काही केलेलं ते आठवलं आणि आणखीनच रडू लागली तसा कोणी तिच्या खांद्यावर हात ठेवलेला तिला जाणवला पाहते तर मॉम शर्वरी काळजी नको करू आम्ही आहोत ना सर्वजण जर समीरला काही झालं तर मी सोडणार नाही तिला शर्वरी म्हणाली मॉम विचारतात कोणाला काय बोलतेस तू शर्वरी सांगते नताशा तिच्यामुळेच झालंय हे सगळं तो तिला भेटायला गेला नसता तर झालंच नसतं हे मॉम म्हणतात बरं आपण पाहू नंतर ते तू आधी शांत होणारेस का शर्वरी तू आधी शांत हो बरं डॅड म्हणाले सगळे समजावून सांगत होते पण तिला मात्र त्याला असं काही झालेलं सहन होत नव्हतं तो ठीक असेल का त्याला जास्त नसेल ना काही झालं असे अनेक विचार येत होते त्याला कधी एकदा पाहिन असं झालेलं ती तडक उठली आणि रोहनकडे गेली ब्रो प्लीज मला एकदा समीरला पाहायचं आहे प्लीज रोहन म्हणतो अगं थोड्या वेळाने सगळ्यांनाच सोडतील आत ओके आता तू कसलाही विचार करू नकोस की डॅडना सांगू तुला श्रेयाजवळ सोडायला नाही नको मी इथेच थांबते असं म्हणत तिथेच इकडे तिकडे फिरू लागली एक एक क्षण मोठा वाटत होता डॉक्टर बाहेर आले आणि सगळ्यांनीच त्यांना घेरले डॉक्टर समीर कसा आहे रोहन विचारतो डोंट वरी जास्त सिरियस नाही थोडं डोक्याला लागलंय त्यामुळे शुद्ध हरपली आहे पण काही वेळातच ते शुद्धीवर येतील आम्ही पाहू शकतो का त्याला डॅड म्हणाले डॉक्टर सांगतात हो नक्कीच पण एकेकाने जावे जास्त गर्दी करू नका ओके म्हणत एक एक जण पाहायला जाऊ लागले तीही पाहून आली पण तिच्या मनाचे काही समाधान झालं नव्हतं त्याला शुद्ध आल्यावर त्याच्याशी बोलल्याशिवाय तिला बरं वाटणार नव्हतं आता सगळे वाट पाहू लागलेले त्याच्या शुद्धीवर येण्याची त्याला नॉर्मल रूममध्ये शिफ्ट केलेलं आणि शर्वरी त्याच्यासोबत होती त्याच्या उठण्याची वाट पाहत अर्धा पाऊण तासच झाला असेल आणि त्याला शुद्ध येऊ लागली तिला समजताच तिने सर्वांना बोलावून घेतले डॉक्टर आले आणि त्याचे नॉर्मल चेकअप केले आणि तो ठीक असल्याचे सांगून ते निघून गेले सगळ्यांनी त्याला पाहायला गर्दी केली होती ती साईडलाच उभी होती पण तो सर्वांकडे पाहत स्माईल करत होता समीर हे रे काय हे सगळं कसं झालं रोहनने विचारलं आणि त्याने एकवार शर्वरीकडे पाहिलं अरे सॉरी ते मलाच कळलं नाही काय झालं ते काय समीर किती टेन्शन दिलंस तू सगळ्यांना शर्वरीकडे बघायला हवं होतं तू बरं झालं ते झालं काळजी घे आता म्हणत रोहन निघून गेला समीर नीट चालवत जा रे गाडी मॉम म्हणाल्या काय हे बरं जास्त काही नाही झालंय डॅड म्हणाले काळजी घे शर्वरी काही वाटलं तर सांग आणि रोहन थांबेल तुझ्यासोबत मॉम डॅड शर्वरीला सांगून निघून गेले समीर तुमची भांडणं झाली आहे का आई विचारते नाही हो आई असं काहीच नाहीये कोण म्हणालं तुम्हाला समीर विचारतो ही तर काही सांगत नाही तू तरी सांग मग ही अशी बॅग वगैरे घेऊन का आली घरी बाबा म्हणतात काय समीर तिच्याकडे पाहत बोलला बाबा हे सांगितलंच पाहिजे का आता शर्वरी म्हणाली एक मिनिट बाबा मला नीट सांगाल का समीर विचारतो म्हणजे तुला सांगितलं नाही ना हिने पाहिलं त्याला न सांगताच निघून आली आहे ही आई म्हणाली काय बोलत आहेत हे शर्वरी मला नीट कळेल का समीर विचारतो तू नको आता कसलाही विचार करू आराम कर प्लीज सगळं बोलू आपण पण तू आधी ठीक हो रे ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती आणि पाणावलेले डोळे पाहून तो शांत बसला बरं समीर आम्ही निघतो तू काळजी घे स्वतःची शर्वरी त्याची काळजी घे बाबा म्हणाले आणि ते दोघंही निघून गेले आता फक्त दोघेच आतमध्ये होते तो पुन्हा विचारतो काय म्हणत होते बाबा तू बॅग का घेऊन गेली तिकडे समीर आत्ता नको ना हा विषय तू आधी बरा हो प्लीज मला नाही असं बघवत तुला ती त्याचा हात हातात घेऊन बोलत होती समीर सांगतो आय एम सॉरी शर्वरी मी तुला रोनीतला भेटायला गेल्याचे खोटं बोललो ॲक्च्युली मी नताशाला भेटायला गेलो होतो शर्वरी म्हणते हो माहीत आहे मला तो विचारतो कसं तुला कसं माहिती आहे हे ती सांगते मी बोलले ना तुला आता शांत बस तू कसलाच विषय नको आता जे काही असेल ते नंतर बोलूया ना आपण ऐकणार आहेस का माझं तो म्हणतो बरं म्हणजे तू म्हणून निघून गेली ना मी आल्यावर सांगणारच होतो ग तुला हो कळलं मला आता शांत बस नाहीतर त्याचा चेहरा हातात घेऊन ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती नाही तर काय तो विचारतो ओय लैला मजनू हॉस्पिटल आहे हे रोनीतचा अचानक आवाज येताच ती बाजूला झाली आणि दोघांनी त्या दिशेने पाहिले तर रोनित आणि प्रिया त्याला पाहायला आले होते रोनित तू ये ना समीर म्हणाला रोनित विचारतो हे रे काय आणि अशी कशी गाडी चालवत होतास समीर सांगतो काय सांगू काय झालेलं मलाही कळलं नाही अवघड आहे शर्वरी तू बरी आहे ना रोनित म्हणाला शर्वरी म्हणाली हो मी ठीक आहे ते दोघे थोडा वेळ बोलून बसून निघून गेले तो दिवस आणि रात्र हॉस्पिटलमध्ये गेला रोहन सोबत होताच त्यामुळे शर्वरीला अवघड गेले नाही सकाळी रोहन फ्रेश व्हायला घरी गेला होता नाश्त्याची वेळ असल्याने ती समीरला नाश्ता भरवत होती एवढ्या तिथे त्याला पाहायला म्हणून नताशा तिच्या मुलीसोबत आली शर्वरीचे लक्ष तिच्याकडे जाताच तिला भयंकर चीड आली का आली आहेस तू आता अजूनही समाधान नाही झालंय का तुझं समीरची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे तुला काहीच वाटत नाही का ग समीर म्हणतो शर्वरी अगं जरा हळू हॉस्पिटल आहे हे शर्वरी म्हणते पण समीर अरे समीर बोलतो हो कळतंय मला पण नताशा तिच्या मुलीसोबत आहे तिच्याकडे बघ जरा ती घाबरली असेल ठीक आहे तुम्ही बोला मी बाहेर जाते म्हणत ती बाहेर जायला निघाली डोअरपर्यंत जाते तोच शर्वरी थांब नताशाने हाक मारली तशी ती थांबली शर्वरी सांगते काय अजून काय बाकी आहे अगं तुझ्या तोंडाने ना माझं नाव पण नको घेऊ आणि आता हात जोडते तुला प्लीज आमच्या आयुष्यातून जा एकदाची का आली आहेस इथे नताशा म्हणते हो जाणारच आहे नाही थांबणार आहे ग एवढे दिवस नाहीतच माझ्याकडे आणि बरं का मी जे काही केलंय ना कॉलेजमध्ये असताना त्यासाठी खरंच सॉरी माहीत आहे आता बोलून त्या सॉरीचा फारसा उपयोग नाही होणार आहे कारण झालेल्या गोष्टी बदलता नाही येणार आहेत पण हो या जगातून जाताना निदान समाधान तरी वाटेल म्हणून प्लीज माफ कर ग मला म्हणत डायरेक्ट तिने तिचे पाय धरू लागली तशी ती बाजूला झाली शर्वरी बोलते काय करते तू हे सगळं तेही या छोट्या मुलीसमोर नताशा म्हणते कारण केल्या गोष्टीची सजा म्हण काही म्हण मला माझ्या आयुष्यात खूप सजा भेटतीये आता नाही सहन होत शर्वरी सांगते पण म्हणून हे असं वागून मलाच का लाजवते आहे तू हे असं पायाबिया पडायची काही गरज नाही हा प्लीज नताशा तू जा प्लीज ऐक माझं समीर म्हणाला Sameer I am really very sorry तुम्हा दोघांची माफी मागते जमलं तर माफ करा म्हणत नताशा तिच्या मुलीला घेऊन निघून गेली एवढ्यात रोहन पण आला काय रे नताशा गेली पण हो अरे ब्रो बराच वेळ झाला ती आलेली समीर म्हणाला रोहन म्हणतो काय रे तिचा चेहरा असा का दिसत होता आजारी आहे का ती समीर सांगतो हो तिला कॅन्सर आहे सेकंड स्टेज काय सांगतो आहे तू रोहन म्हणाला आणि शर्वरीने समीरकडे पाहिले तो तिच्याकडेच पाहत होता तिला डोळ्यांनीच खुणावले तशी शर्वरीही शॉक झाली तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं ती मटकन खाली बसली बाप रे हे खूपच भयंकर आहे ती माझी माफी मागत होती आणि मी खूप वाईट वागले का आणि समीर त्याने मला सांगितले नाही म्हणून मी केवढा मोठा डिसिजन घेऊन आईबाबांकडे गेले असं काही झालं असेल असं वाटलंही नाही देवा कुणी का असे ना असं कुणाच्या बाबतीत नाही व्हायला हवं बापरे किती छोटी मुलगी आहे तिची तिचा काय दोष आहे यात रोहन समीर सोबत बोलत बसलेला आणि शर्वरी एकटीच बाजूला विचार करत बसलेली हेच सांगायला तिने बोलवलं असेल मी उगाच काही विचार करत बसले बरं शर्वरी सगळं आवरून घे संध्याकाळी डिस्चार्ज भेटणारे समीरला रोहन म्हणत होता आणि तिचं लक्षच नव्हतं काय कसला विचार करते आहेस तू तू ठीक आहे ना रोहन समोर येऊन बोलू लागला हो काय म्हणालात ब्रो शर्वरी म्हणाली रोहन सांगतो अगं सगळं आवरून ठेव समीरला संध्याकाळी डिस्चार्ज भेटणार आहे जायचं आहे ना घरी शरू म्हणते हो ठीक आहे चल मी तोपर्यंत बाकीचे पाहतो म्हणत रोहन बाहेर गेला शर्वरी अजूनही तिथेच बसलेली पाहून समीर म्हणतो शर्वरी इकडे ये हां काय तुला काही हवं होतं का म्हणत ती त्याच्या जवळ आली तू पण शॉक झाली ना मीही झालो होतो आणि त्याचमध्ये हा ॲक्सिडेंट झाला तो सांगत होता आणि ती त्याला बिलगली तुम्हाला आवडले का शर्वरी अशी तडकाफडकी माहेरी बॅग घेऊन गेली ते नाही ना मलाही नाही आवडले पण रागारागात असे डिसिजन घेतले जातात त्यामुळे स्वतःला शांत करायला थोडासा वेळ द्यायचा आणि हो शरू माफ करेल का नताशाला तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये जरूर नोंदवा कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू